महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग कंसात भगवत ज्ञान कंसपूर्ण श्लोक क्रमांक एक श्री भगवान उवाच मयि आसक्त मन पार्थ योगम युंजन मदाश्रय असंशय समग्रम माम यथा ज्ञासी तत्शृणु शब्दशः अर्थ श्री भगवान उवाच श्री भगवान म्हणाले मयी माझ्यामध्ये आसक्त मनाह ज्याचे मन आसक्त झाले आहे पार्थ हे प्रतापुत्र अर्जुन योगम आत्मसाक्षात्कार युंजन अभ्यास करीत असता मत आश्रय माझ्या भावनेत किंवा कृष्ण भावनेत असंशयम निसंशयपणे समग्रम संपूर्णपणे माम मला यथा कसे ज्ञास्यसी तू जाणू शकशील तत ते शृणू ऐक श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तुम्हाला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेच्या या सातव्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या चार प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या चार प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचेही वर्णन आहे भगवद्गीतेच्या प्रथम सहा अध्यायात जीवाचे वर्णन विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्काराप्रत उन्नत करण्याइतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे सहाव्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता किंवा दुसऱ्या शब्दात सांगावायचं तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तरच तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णांचे ज्ञान होणे होय आणि कृष्णभावनाभावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो पूर्णपणे कृष्णभावनाभावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण म्हणजेच संशयातीत अशा ज्ञानाची परमावधी आहे विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथावरील पायऱ्या आहेत जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे मनुष्याला परमसत्य जीव भौतिक प्रकृती आणि साधन सामग्रीसहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे पूर्णपणे ज्ञान होते म्हणून मनुष्याने सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्त्वपूर्ण आहे म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तत्शृणू म्हणजे माझ्याकडून ऐक श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याची सुसंधी प्राप्त होते यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्भिष्ठ आणि घमेंडखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्ताकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे श्रीमद भागवतातील प्रथम स्कंधातील दुसऱ्या अध्यायामध्ये परमसत्य भगवान श्रीकृष्णांना जाणण्याच्या या विधीचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे शृणवतम स्वकत कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन स्थो हि अभद्राणि विधुनोति सुरुत्सताम् नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं सेवया भगवती श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी तदा रजस्तमो भावा कामलोभादियश्चये चेत एतैरणाविद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्त संगस्य जायते भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणी द्रष्ट एवात्मनीश्वरे अर्थ वेदांमधून कृष्णकथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजेच पुण्यकर्म आहे आणि जो कृष्णकथा श्रवण करतो त्याला प्रत्येकांच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवितात आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्यज्ञान साहजिकच विकसित होते भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्णकथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होते भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमोगुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्वावस्थेमध्ये स्थित होतो भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत तत्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते याप्रमाणे भक्तियोगामुळे भौतिक आसक्तीरूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परमसत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो अर्थपूर्ण कंसात श्रीमद भागवत एक पॉईंट दोन पॉईंट सतरा ते एकवीस कंस पूर्ण म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व कंसात कृष्ण तत्व कंस पूर्ण जाणू शकतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक दोन ज्ञानम ते अहम सविज्ञानम इदम वक्षाम यज्ञात्वा नेह भूयो ज्ञातव्यमवशिष्यते शब्दशः अर्थ ज्ञानम प्रत्यक्ष ज्ञान ते तुला अहम मी स सहित विज्ञानम दिव्यज्ञान इदम हे वक्ष्यामी मी सांगेन अशेषत पूर्णपणे यत जे ज्ञात्वा जाणल्यावर न नाही इह या जगतात भूय पुन्हा किंवा अधिक अन्यत याशिवाय दुसरे अधिक ज्ञातव्यम जाणण्यायोग्य अवशिष्यते राहते प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान त्यामागील आधारभूत चेतनतत्व आणि या दोहोंच्या उगमाचे ज्ञान यांचा समावेश होतो हेच दिव्य ज्ञान आहे भगवंतांना अर्जुनाला उपर्युक्त ज्ञान सांगावयाचे आहे कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा अंतरंग भक्त आणि सखा होता चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हेच सांगितले होते आणि आता पुन्हा या म्हणण्याला त्यांनी पुष्टी दिली आहे प्रत्यक्ष भगवंतांपासून चालत असलेल्या गुरुशिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते म्हणून सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ध्यानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हेच सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत हे जाणण्याइतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अज्ञेय राहत नाही वेद सांगतात कस्मिन भगवो विज्ञाते सर्वमिदम विज्ञातम भवती कंसात मुंडकोपनिषद एक पॉईंट तीन कंस पूर्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक तीन मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेती तत्वत शब्दशः अर्थ मनुष्याणाम मनुष्यांमध्ये सहस्रेषु सहस्रावधी कश्चित एखादाच कोणी यतती प्रयत्न करतो सिद्ध ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी यतताम असा प्रयत्न करणाऱ्यांपैकी अपि खरोखर सिद्धानाम सिद्धी प्राप्त केलेल्यांपैकी कश्चित कोणीतरी माम मला व्यक्ती जाणतो तत्वत तत्वत सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वत जाणतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्यांचे विविध स्तर आहेत आणि हजारो मनुष्यांपैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय शरीर म्हणजे काय आणि परमसत्य म्हणजे काय हे जाणण्याइतपत दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते सामान्यत मानव प्राणी हे केवळ आहार निद्रा भय आणि मैथून इत्यादी पशुवृत्तींमध्ये युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञानप्राप्तीमध्ये स्वारस्य असते आत्मा परमात्मा आणि त्यांची अनुभूती होण्यासाठी ज्ञानयोग ध्यानयोग इत्यादी योग पद्धती आणि जड व चेतन पदार्थातील भेद यासंबंधीचे दिव्यज्ञान जाणण्यास जे उत्सुक असतात त्या जिज्ञासूंसाठी भगवद्गीतेचे पहिले सहा अध्याय आहेत तथापि केवळ कृष्णभावनाभावित व्यक्तीच श्रीकृष्णांना जाणू शकतात इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल कारण ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत पण त्याचवेळी ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही पलीकडे आहेत श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात निर्विशेष तत्त्वज्ञानींचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी जरी आपल्या गीताभाष्यामध्ये श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत कारण मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली असली तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान सर्व कारणांचे परमकारण आदिपुरुष श्री गोविंद आहेत ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह गोविंद सर्व कारण कारणम अभक्तांना भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान होणे कठीण आहे अभक्त जरी म्हणत असले की भक्तिमार्ग हा अत्यंत सोपा आहे तरी ते भक्तिमार्गाचे आचरण करू शकत नाहीत अभक्त मनुष्य भक्तिमार्ग सोपा असल्याचा दावा करीत असतील तर मग ते इतर कठीण मार्गांचा अभ्यास का करतात वस्तुत भक्तिमार्ग हा इतका सोपा नाही भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल परंतु शास्त्रसंमत विधिविधानांनुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्त्वज्ञानी भक्तिमार्गावरून भ्रष्ट होतात श्रील रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधूमध्ये कंसात एक पॉईंट दोन पॉईंट एकशे एक कंसपूर्ण लिहितात श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्र विधीं विना एकांतिकी हरेर भक्तीर उत्पाता येव कल्पते अर्थ उपनिषद पुराण नारद पंचरात्र इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक साहित्याची उपेक्षा करून जी भगवतभक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच आहे अर्थपूर्ण ब्रह्मानुभूती झालेला निर्विशेषवादी किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेल्या योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे यशोदानंदन किंवा पार्थसारथी रूप समजू शकत नाही मोठमोठ्या देवतांनासुद्धा कधीकधी श्रीकृष्णांबद्दल संभ्रम निर्माण होतो कंसात मुह्यंतियत सूर्य कंसपूर्ण माम तू वेद न कश्चन भगवंत सांगतात की अर्थ मला तत्वत कोणीही जाणत नाही अर्थपूर्ण आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर स महात्मा सुदुर्लभ अर्थ असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे अर्थपूर्ण म्हणून जोपर्यंत मनुष्य भगवत अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वत जाणू शकत नाही मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्त्वज्ञानी असो भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तावर असीम कृपा असल्याकारणाने केवळ शुद्ध भक्तांनाच सर्व कारणांचे कारण असणारे सर्व शक्तिमान आणि सर्व ऐश्वर्यांनी युक्त असणारे बल यश श्री सौंदर्य ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांमधील गुणांचे अल्पज्ञान होऊ शकते ब्रह्मानुभूतीची परमावधी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि केवळ भक्तच त्यांना तत्वत जाणू शकतात म्हणून भक्तिराव सिंधूमध्ये एक पॉईंट दोन पॉईंट दोनशे चौतीस सांगण्यात आले आहे की अतः श्रीकृष्ण नामादिन भवेद ग्राह्यम इंद्रिय सेवोन्मुखे ही जिव्हादव स्वयमेव सुरती यद अर्थ अपूर्ण आणि मंद इंद्रियांद्वारे कोणीही भगवान श्रीकृष्णांना तत्वत जाणू शकत नाही परंतु भक्तांनी केलेल्या भगवंतांच्या प्रेममय सेवेमुळे प्रसन्न होऊन ते स्वतः भक्तांपुढे प्रकट होतात अर्थपूर्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक चार भूमिरापनलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा शब्दशः अर्थ भूमी पृथ्वी आपः पाणी अनलह, अग्नि वायु, वायु, खम आकाश मनः मन बुद्धि बुद्धी एव निश्चितच च आणि अहंकार मिथ्याहंकार इति याप्रमाणे इयम ही सर्व मे माझ्या भिन्ना भिन्न किंवा विभागलेली प्रकृती शक्ती अष्टधा आठ प्रकारच्या पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूप स्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा सात्वत तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुषावतारांची शक्ती असे म्हणतात विष्णोस्तू त्रिणी आणि पुरुषाख्यान्यथो विदुः एकं तु महतः स्रष्टु द्वितीयं त्वण्डसंस्थितं तृतीयं सर्वभूतस्थं तानि ज्ञात्वा विमुच्यते अर्थ प्राकृत सृष्टीच्या निर्मितीकरिता भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप तीन विष्णू रूपे धारण करते पहिले महाविष्णू हे रूप महत्तत्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते दुसरे गर्भोदकशाही विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडांमध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते तिसरे क्षीरोदकशाही विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडांमध्ये सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते परमात्मा हा अणूंमध्येही उपस्थित असतो जो कोणी या तीन विष्णू रूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो अर्थपूर्ण हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या तीन विष्णू रूपांद्वारे केले जाते या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व कंसात श्रीकृष्ण कंसपूर्ण ज्ञात नाही त्याला वाटते की हे प्रकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष निर्माते नियंते आणि भौतिक शक्तीचे भोगते आहेत भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे आधिकारण असल्याचे सांगण्यात आले आहे प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकातील अभिव्यक्ती झालेली आध्यात्मिक शक्ती आहे वैकुंठ लोकामध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही आणि निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परमलक्ष म्हणून स्वीकार करतात परमात्मा रूप ही क्षीरोदकशाही विष्णूंचे अस्थायी सर्वव्यापी रूप आहे भगवद्धामात परमात्मा रूपाची अभिव्यक्ती नित्य असत नाही म्हणून वास्तविक परमसत्य म्हणजे भगवान श्री कृष्ण आहेत ते सर्व शक्तिमान पुरुष आहेत आणि विविध प्रकारच्या भिन्न आणि अंतरंगा शक्तींनी युक्त आहेत वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तीमध्ये आठ प्रधान अभिव्यक्ती आहेत यांपैकी प्रथम म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश होत यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते आणि यांमध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाच इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आला आहे भौतिक विज्ञानात या दहा तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो परंतु मन बुद्धी अहंकार या इतर तीन तत्वांकडे भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्त्वज्ञानांना सुद्धा पूर्ण ज्ञान नसते कारण त्यांना सर्व गोष्टींचे उद्गम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते मिथ्या अहंकार मी आणि माझे हा सांसारिक जीवनाचा मूलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या दहा इंद्रियांचा समावेश आहे बुद्धी ही संपूर्ण भौतिक सृष्टी किंवा महत्त्वाचा निर्देश करते म्हणून भगवंतांच्या आठ भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगताची चोवीस तत्वे अभिव्यक्त होतात ही चोवीस तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्त्वज्ञानाची विषयवस्तू आहे मूलत ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न होतात परंतु अल्पज्ञ सांख्य तत्त्वज्ञानांना श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञात नसते भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सांख्य तत्त्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या केवळ बहिरंग शक्तीची अभिव्यक्ती होय श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक पाच अपरेयमितस्तु अन्यां प्रकृतीं विधी मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत शब्दशः अर्थ अपरा कनिष्ठ किंवा अपरा इयम ही इत या व्यतिरिक्त तू परंतु अन्याम अन्य प्रकृतीम प्रकृती किंवा शक्ती विद्धी जाणण्याचा प्रयत्न कर मे माझ्या पराम परा किंवा श्रेष्ठ जीवभूताम जीव अंतर्भूत असलेली महाबाहो हे महाबाहू अर्जुना यया ज्याद्वारे इदम हे धार्यते उपयोग केला जातो जगत भौतिक जगत हे महाबाहू अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की जीव हे भगवंतांची पराप्रकृती आहेत अपराप्रकृती ही पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी अहंकार या विविध तत्वांद्वारे प्रकट होते भौतिक प्रकृतीचे स्थूल कंसात पृथ्वी इत्यादी कंसपूर्ण आणि सूक्ष्म कंसात मन इत्यादी कंसपूर्ण हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात विविध हेतूंसाठी या कनिष्ठ शक्तीचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंतांची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते जीव किंवा श्रेष्ठ शक्तींनी चालना दिल्या वाचून भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ असते शक्तींचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते ते सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात अल्पबुद्धी लोकांना वाटते त्याप्रमाणे जीव हे कधीही भगवंतांप्रमाणेच शक्तिमान नसतात भगवंत आणि जीवामधील भेदाचे वर्णन श्रीमद भागवतात दहा पॉईंट सत्याऐंशी पॉईंट तीस पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे अपरिमिता ध्रुवास्तनुभृतो यदी सर्वगता स्तरहीन शास्यतेती नियमो ध्रुवनेतरथा अजनीच यन्मयं विमुच्य नियन्तृ भवेत् सममनुजानतां यदमतं मतदृष्टतया अर्थ हे भगवंत जर देहधारी जीवही तुमच्याप्रमाणेच शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते परंतु जीव हे तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत असे जर मान्य केले तर ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी तुमच्या आधिपत्याला शरण जाणे होय आणि या शरणगतीमुळेच जीव सुखी होऊ शकतात जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतात म्हणून जीव आणि भगवंत सर्व बाबतीत समानच आहेत या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेले असतात अर्थपूर्ण भगवान श्रीकृष्ण हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत जीव म्हणजे भगवंतांची पराशक्ती आहे कारण गुणात्मकदृष्ट्या जीव हे भगवंतांसारखेच आहेत परंतु परिमाणात्मकदृष्ट्या ते भगवंतांशी कधीच बरोबरी करू शकत नाहीत स्थूल आणि सूक्ष्म अपराशक्तीचा उपभोग करीत असताना पराशक्तीला कंसात जीव कंसपूर्ण आपल्या वास्तविक आध्यात्मिक मन आणि बुद्धीचे विस्मरण होते असे विस्मरण त्याला जड तत्वाच्या प्रभावामुळे होते परंतु जेव्हा जीव भौतिक मायाशक्तीच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्तिपदाची प्राप्ती होते मायेच्या प्रभावामुळे मिथ्या अहंकाराला वाटते की मी जड पदार्थ आहे आणि सर्व भौतिक लाभ माझे आहेत जेव्हा जीव सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप होण्याच्या संकल्पनेसहित सर्व प्रकारच्या भौतिक संकल्पनांतून मुक्त होतो तेव्हा त्याला आपल्या स्वरूप स्थितीचा साक्षात्कार होतो म्हणून मनुष्य या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की गीतेनुसार जीव हे श्रीकृष्णांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहेत आणि जेव्हा ही शक्ती भौतिक दोषातून मुक्त होते तेव्हा ती पूर्णपणे कृष्ण भावनाभावित किंवा मुक्त होते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक सहा एतद्योनीनि भूतानी सर्वाणी ती उपधारय अहम कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्तथा शब्दशः अर्थ एतत या दोन प्रकृती योनिनी उगमस्थान भूतानी सृष्ट पदार्थ सर्वाणी सर्व इति याप्रमाणे उपधारय जाण अहम मी कृत्स्नस्य संपूर्ण जगत जगताच्या प्रभव उत्पत्ती किंवा अभिव्यक्तीचा उगम प्रलय प्रलय तथा आणि सर्व सृष्ट प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलय प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतन तत्वाची निर्मिती आहे चैतन्य हे सृष्टीचे मूळ आहे आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते याउलट हे भौतिक जग केवळ चेतनशक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झाले आहे या भौतिक देहाचा विकास देहामधील चेतनशक्तीच्या उपस्थितीमुळे होतो लहान मूल हे बालपणापासून कौमार्यावस्थेत आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्थेत जाते कारण त्या ठिकाणी पराशक्ती अर्थात जीवात्मा उपस्थित असतो त्याचप्रमाणे विराट विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो म्हणून या विराट विश्वाच्या निर्मितीकरिता एकत्रित येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती या मूलत भगवंतांच्या दोन शक्ती आहेत आणि म्हणून भगवंत हे सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत भगवंतांचा अंश असणारे जीव हे गगनचुंबी इमारत मोठा कारखाना किंवा शहराच्या निर्मितीस कारणीभूत असू शकतील परंतु ते विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाही विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजेच परमात्मा कारणीभूत असतो भगवान श्रीकृष्ण हेच सूक्ष्म जीव आणि परमात्म्याचे कारण आहेत म्हणून ते सर्व कारणांचे कारण आहेत याला कठोपनिषदात दोन पॉईंट दोन पॉईंट तेरा पुष्टी दिली आहे नित्यनित्यानाम चेतनश्चेतनानाम श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक सात मत्त परतरम नान्यत किंचिदस्ती धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे गणाईव शब्दशः अर्थ मत्त माझ्यापेक्षा परतरम श्रेष्ठ न नाही अन्यत किंचित अन्य काही अस्ति आहे धनंजय हे धनंजया मयी माझ्यामध्ये सर्व सर्व काही इदम जे दृष्टिगोचर आहे प्रोतम ओवलेले सूत्रे दोऱ्यात मणिगणा अनेक मणी इव ज्याप्रमाणे हे धनंजया माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्त्व नाही दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे परमसत्य साकार आहे की निराकार या विषयावर नेहमीच वाद घातला जातो भगवद्गीतेनुसार परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि याला गीतेत पदोपदी पुष्टी मिळाली आहे विशेषत या श्लोकात परमसत्य हे पुरुष असल्याचे निक्षून सांगण्यात आले आहे परमसत्य म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत हे ब्रह्मसमितेतही निश्चितपणे सांगण्यात आले आहे ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अर्थात श्रीकृष्ण हेच परमसत्य पुरुषोत्तम श्री भगवान आहेत श्रीकृष्ण हेच आदिपुरुष सर्व रसांचे राजा श्री गोविंद आणि सच्चिदानंद रूप आहेत या प्रमाणांवरून निर्विवादपणे सिद्ध होते की परमसत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण परमपुरुष आहेत तरीही निर्विशेषवादी श्वेताश्वत उपनिषदात तीन पॉईंट दहा सांगितलेल्या प्रमाणांवरून वाद घालतात ततो यदुत्तरतरम मनामयाम य एतद विदूरमृत आस्ते भवंती अथेतरे दुःखमेवापियंती अर्थ भौतिक जगतातील आदिजीव ब्रह्मदेवाला देवदेवता मनुष्य प्राणी आणि पशु यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते परंतु ब्रह्मदेवाच्याही अतीत परतत्व आहे आणि या परतत्वाला प्राकृत स्वरूप नाही आणि ते सर्व भौतिक विचारांपासून मुक्त आहे जे कोणी परतत्वाला जाणू शकतात ते दिव्य होतात परंतु जे त्याला जाणत नाहीत ते भौतिक जगतातील दुःखे भोगतात अर्थपूर्ण निर्विशेषवादी अरूपम या शब्दावर अधिक जोर देतात परंतु अरूपण म्हणजे निराकार नव्हे तर वर उल्लेख केलेल्या ब्रह्मसमितेतील श्लोकानुसार अरूपम हा शब्द सच्चिदानंद रूप दाखवितो श्वेताश्वतर उपनिषदातील तीन पॉईंट आठ पॉईंट नऊ इतर श्लोकांमध्ये याच विधानाला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे वेदाहमेतम पुरुषम महांतमादित्यवर्णम तमसह परस्तात तमेव विद्वान ती मृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय यस्मात् परम नापरमस्ति किंचित यस्मान्नाणियो नो जायो अस्ति किंचित वृक्ष इव स्तब्धो दिवी तिष्ठती एकस्तेनेदम पूर्ण पुरुषेण सर्व अर्थ भौतिक कल्पनारूपी अंधाराच्या अतीत असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना मी जाणतो जो त्यांना जाणतो तोच केवळ जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो त्या परमपुरुष भगवंतांच्या या ज्ञानावाचून मुक्तीचा इतर कोणताही मार्ग नाही भगवंत हे परमपुरुष असल्यामुळे त्यांच्याहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही तत्त्व नाही ते सूक्ष्मतम अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महत्तम तत्वापेक्षाही महान आहेत ते एका वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत ते परम व्योमाला प्रकाशित करतात आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपली मुळे पसरवितो त्याप्रमाणे ते आपल्या विविध शक्तींचा विस्तार करतात अर्थपूर्ण या श्लोकांवरून निष्कर्ष निघतो की परमसत्य म्हणजेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा आणि अपरा शक्तींद्वारे ते सर्व व्यापक आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक आठ माप्सु कौन्तेय प्रभास्मि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषम नृषु शब्दशः अर्थ रसः रस किंवा रुची अहम मी अप्सु पाण्यामध्ये कौंतेय हे कुंतीपुत्रा प्रभा प्रकाश अस्मी मी आहे शशी सूर्ययोः चंद्र आणि सूर्याचा प्रणव ओंकार सर्व सर्वामध्ये वेदेषु वेद शब्द शब्द किंवा ध्वनी खे आकाशातील पौरुषम सामर्थ्य किंवा पौरुषत्व नृषु मनुष्यांमधील हे कौंतेया पाण्यामधील रस मी आहे चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे आकाशातील शब्द मी आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आपल्या विविध परा आणि अपरा शक्तींद्वारे भगवंत सर्वव्यापी कसे आहेत याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे भगवंतांना प्रथम त्यांच्या विविध शक्तींद्वारे जाणता येते आणि या रीतीने त्याची निर्विशेष अनुभूती होते ज्याप्रमाणे सूर्य लोकातील अधिष्ठातील देवता एक पुरुष आहे आणि त्याच्या सर्वव्यापी शक्ती सूर्यप्रकाशाद्वारे त्याच्या सर्वव्यापी रूपाची अनुभूती होते त्याचप्रमाणे भगवंत जरी आपल्या शाश्वत धामामध्ये निवास करीत असले तरी त्यांच्या सर्वव्यापी विविध शक्तींद्वारे त्यांची अनुभूती होते रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे समुद्राचे पाणी पिणे कोणालाही आवडत नाही कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते पाण्याबद्दलचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंतांची एक शक्ती आहे निर्विशेषवादी हा पाण्याच्या चवीद्वारे भगवंतांची पाण्यातील उपस्थिती जाणतो आणि साकारवादीसुद्धा भगवंतांनी कृपा करून मनुष्याची तहान भागविण्याकरिता शुद्ध गोड पाणी पुरविल्याबद्दल भगवंतांचे गुणगान करतो भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे वास्तविकपणे पाहता साकारवादी आणि निराकारवादी यांच्यात मुळीच मतभेद नाही जो भगवंतांना जाणतो त्याला माहीत असते की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपला अचिंत्य भेदाभेद तत्व नामक दिव्य सिद्धांत प्रस्थापित केला चंद्र आणि सूर्याचा प्रकाशही मूलत ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांचे निर्विशेष तेज आहे प्रत्येक वैदिक मंत्राच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार हा दिव्य शब्द भगवंतांनाच संबोधितो भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी संबोधण्यास निर्विशेषवादी घाबरतात म्हणून ते ओंकार या दिव्य ध्वनीचा उच्चार करणे पसंत करतात परंतु ते जाणीत नाहीत की ओंकार म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिनिधित्व आहे कृष्ण भावना ही सर्वव्यापी आहे आणि जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य होय जे श्रीकृष्णांना जाणीत नाहीत ते मायेच्या बंधनात आहेत आणि म्हणून श्रीकृष्णांचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णांबद्दलचे अज्ञान म्हणजे बंधन होय श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक नऊ पुण्योगंध पृथिव्यामच तेजश्चास्मी विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु शब्दशः अर्थ पुण्य मूळ गंध सुगंध पृथिव्याम पृथ्वीचा च सुद्धा तेज तेज च सुद्धा अस्मी मी आहे विभावसव अग्नीमधील जीवनम प्राण किंवा जीवन सर्व सर्व भूतेषु जीवांमधील तप तप च सुद्धा अस्मी मी आहे तपस्विषू तपस्व्यांमधील पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जे विकाररहित असते त्याला पुण्य अर्थात मूळ असे म्हणतात भौतिक जगतातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट रस किंवा गंध असतो उदाहरणार्थ वायू अग्नी पाणी पृथ्वी किंवा फुलामध्ये रस आणि गंध असतो निर्दोष मूळचा गंध जो सर्वत्र व्याप्त झालेला असतो तो गंध म्हणजे श्रीकृष्णच आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशी मूळ चव असते आणि रसायनांच्या मिश्रणाद्वारे ही चव बदलता येते म्हणून प्रत्येक वस्तूला मूळ रूपात थोड्याफार प्रमाणामध्ये वास गंध अथवा चव असते विभावसू म्हणजे अग्नी होय अग्नीशिवाय आपण स्वयंपाक करू शकत नाही कारखाने चालवू शकत नाही इत्यादी आणि हा अग्नी म्हणजे श्री कृष्ण आहेत अग्नीमधील उष्णता म्हणजे श्रीकृष्ण आहेत आयुर्वेदानुसार अपचन हे पोटातील मंदाग्नीमुळे होते म्हणून पचनक्रियेकरिता देखील अग्नी आवश्यक आहे यास्तव कृष्णभावनेमध्ये आपल्याला पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि प्रत्येक चेतनतत्व सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्वांचे उगम हे श्रीकृष्ण असल्याची जाणीव होते मनुष्याचे आयुष्य ही श्रीकृष्णांवरच आधारित असते त्यामुळे श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा कमी करू शकतो म्हणून कृष्णभावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक दहा बीजम माम सर्वभूतानां पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्वीनामहम शब्दशः अर्थ बीजम बीज माम मला सर्वभूतानाम सर्व प्राणीमात्रांचा विद्धी जाणण्याचा प्रयत्न कर पार्थ हे पार्थ सनातनम मूळ शाश्वत बुद्धी बुद्धी बुद्धिमताम बुद्धिमानांची अस्मी मी आहे तेजह शक्ती तेजस्वीनाम शक्तिमानांची अहम मी हे पार्था अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण तात्पर्य प्रभुपादांद्वारे श्रीकृष्ण हे प्रत्येक वस्तूंचे बीज आहेत चर आणि अचर असे विविध प्रकारचे जीव आहेत पशु पक्षी मनुष्य आणि इतर अनेक जीव हे चर प्राणी आहेत तर वृक्ष आणि वेली हे अचर आहेत ते हलू शकत नाहीत केवळ उभे राहू शकतात एकूण चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत त्यांपैकी काही चर आहेत तर काही अचर आहेत परंतु सर्वांच्या जीवनाचे बीज श्रीकृष्णच आहेत वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परमसत्यापासून सर्व गोष्टींचा उगम होतो श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म हे साकार आहे श्रीमद भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्म हे परब्रह्मामध्ये स्थित आहे म्हणून वस्तुत श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे उगम आहेत श्रीकृष्ण हे मूळ आहेत ज्याप्रमाणे वृक्षांचे पालन त्यांच्या मुळापासून होते त्याप्रमाणे श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे मूळ असल्यामुळे ते या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे पालन करतात याची पुष्टी वेदामध्ये कंसात कठोपनिषद दोन पॉईंट दोन पॉईंट तेरा कंस पूर्ण करण्यात आली आहे नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एक बहुनाम यो विदधाती कामान ते सर्व शाश्वत गोष्टींपेक्षा शाश्वत आहेत ते सर्व जीवांमधील श्रेष्ठ जीव आहेत आणि केवळ तेच सर्व जीवांचे पालन करतात मनुष्य बुद्धीशिवाय काहीही करू शकत नाही आणि श्रीकृष्ण सांगतात की बुद्धीचे मूळही तेच आहेत मनुष्य बुद्धिमान असल्याखेरीज भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक अकरा बलं बलवतां चाहं विवर्जितम धर्मावरुद्ध भूतेषु कामो अस्मि भरतर्षभ शब्दशः अर्थ बलम बल बलवताम बलवानांचे च आणि अहम मी आहे काम काम वासना राग आणि आसक्ती विवर्जितम रहित धर्म अविरुद्ध जो धर्माच्या तत्वाविरुद्ध नाही भूतेषु सर्व प्राणीमात्रांमधील काम कामजीवन अस्मि मी आहे ऋषभ हे भरतश्रेष्ठ अर्जुना मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्तीरहित असते हे भरतश्रेष्ठ अर्जुन धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावित करणे ही मातापित्यांची जबाबदारी आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक बारा ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च साश्चये मत्त एवेतितान विद्धी नत्वहम ते शिवते मयी शब्दशः अर्थ ये जे च आणि एव खचित सात्विकाह सत्वगुणामध्ये भावा भाव राजसाह रजगुणामध्ये तामसाह तमगुणामध्ये च सुद्धा ये जे मत्त माझ्यापासून एव खचित इति याप्रमाणे तान त्यांना विद्धी जाणण्याचा प्रयत्न कर न नाही तू परंतु अहम मी तेषु त्यांच्यामध्ये ते ते मयी माझ्यामध्ये सात्विक राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच माझ्या अधीन आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक जगतातील सर्व प्राकृतिक क्रिया तीन प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली होत असतात या प्राकृतिक गुणांची निर्मिती जरी भगवान श्रीकृष्णांपासून झाली असली तरी श्रीकृष्ण गुणांच्या अधीन नसतात उदाहरणार्थ राष्ट्राच्या कायद्यानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते परंतु कायदे बनविणारा राजा कायद्यांच्या अधीन नसतो त्याचप्रमाणे भौतिक प्रकृतीचे सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण भगवान श्रीकृष्णांपासून निर्माण होतात परंतु भगवान श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नाहीत म्हणून ते निर्गुण आहेत अर्थात हे प्राकृतिक गुण जरी भगवंतांपासून प्रकट झाले असले तरी त्यांचा भगवंतांवर कधीही परिणाम होत नाही भगवंतांचा हा एक विशिष्ट गुण आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक तेरा सर्व इदम जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम शब्दशः अर्थ त्रिभी तीन गुणमय गुणमय भावै भावाद्वारे एभी हे सर्व सर्व संपूर्ण इदम हे जगत प्राकृतजग जग मोहित झालेले न अभिजानाती जाणीत नाही माम मला एभ्य त्यांच्यापेक्षा परम परमश्रेष्ठ अव्ययम अव्यय किंवा अविनाशी त्रिगुणांनी कंसात सात्विक राजसिक आणि तामसिक कंसपूर्ण मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे संपूर्ण जगत प्रकृतीच्या तीन गुणांमुळे मोहित झाले आहे त्रिगुणांनी जे गोंधळलेले असतात ते जाणू शकत नाही की भगवान श्रीकृष्ण हे भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे प्रत्येक जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर असते आणि त्यानुसार विशिष्ट प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक क्रिया असतात प्रकृतीच्या त्रिगुणात कार्य करणाऱ्या मनुष्यांचे चार वर्ग असतात जे सत्वगुणामध्ये असतात त्यांना ब्राह्मण म्हटले जाते रजोगुणात जे असतात त्यांना क्षत्रिय म्हटले जाते जे राजस आणि तामस या दोन्ही गुणांनी युक्त असतात त्यांना वैश्य म्हटले जाते तसेच पूर्णपणे तमोगुणामध्ये असतात त्यांना शूद्र म्हटले जाते यांच्यापेक्षाही खालच्या पातळीचे जे आहेत ते पशु आहेत तथापि या उपाधी कायमच्या नसतात मनुष्य हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अथवा इतर काहीही असला तरी त्याचे जीवन हे अनित्यच असते परंतु जरी हे जीवन अनित्य असले आणि पुढील जन्मी आपण कोण होणार आहोत याची आपल्याला माहिती नसली तरी मायाशक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच आहोत असे समजतो आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण अमेरिकन भारतीय रशियन किंवा ब्राह्मण हिंदू मुस्लिम इत्यादी आहोत जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये अडकलो तर या गुणांचा सूत्रधार असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांचे आपल्याला विस्मरण होते म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्रिगुणांनी मोहित झालेले जीव जाणीत नाहीत की या भौतिक सृष्टीचा आधार पुरुषोत्तम भगवान आहेत मनुष्य देवदेवता पशु इत्यादी जीवांचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यांपैकी प्रत्येकजण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करीत असतो आणि त्या सर्वांना पुरुषोत्तम भगवंतांचे विस्मरण झालेले असते जे रजोगुणी तमोगुणी आणि सत्वगुणी आहेत ते सुद्धा परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत संपूर्ण सौंदर्य श्री ज्ञान बल यश आणि वैराग्याने युक्त असे भगवंतांचे साकार रूप पाहिल्यावर ते गोंधळून जातात जर सत्वगुणीसुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत तर रजो आणि तमोगुणी लोकांची व्यथा काय सांगावी कृष्ण भावना ही त्रिगुणांच्या अतीत आहे आणि जे खरोखरच कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत ते वास्तविकपणे मुक्त आहेत श्रीमद जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक चौदा दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरंती ते शब्दशः अर्थ दैवी दिव्य ही खचितच एषा ही गुणमयी त्रिविध गुणांनी युक्त मम माझी माया शक्ती दुरत्यया दुस्तर माम मला एव खचितच ये जे प्रपद्यन्ते शरण येतात मायाम एताम ही मायाशक्ती तरंती तरुण जातात ते ते तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांच्या असंख्य शक्ती आहेत आणि या सर्व शक्ती दिव्य आहेत जीव हे भगवंतांच्या शक्तीचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तरी भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते याप्रमाणे मायाशक्तीमुळे प्रभावित झाल्यामुळे मायेच्या प्रभावातून पार पडणे सहसा शक्य होत नाही पूर्वीच सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतांपासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत जीव म्हणजे भगवंतांची शाश्वत पराप्रकृती आहे परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाल्याने त्यांचा मोहही शाश्वत असतो म्हणून बद्ध जीवाला नित्यबद्ध असे म्हटले जाते भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट काळी बद्ध झाला हे कोणीही सांगू शकत नाही म्हणून अपराप्रकृती जरी कनिष्ठ असली तरी अपरा प्रकृतीच्या तावडीतून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण भगवंतांच्या इच्छेनुसार होत असल्यामुळे जीव हा भगवंतांच्या इच्छाशक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाहीत कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असे म्हणण्यात आले आहे कारण तिचा संबंध भगवंतांशी असतो आणि तिचे कार्यही भगवंतांच्या दिव्य इच्छेनुसार होते अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तैल तिचे नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असल्या कारणाने सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कार्य ती अत्यंत आश्चर्यकारकरित्या करते वेदांमध्ये याला पुढीलप्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे मायाम तू प्रकृतीम विद्यान मायिनम तू महेश्वरम अर्थ माया जरी मिथ्या आणि अनित्य असली तरी तिचे सूत्रधार हे परमनियंत्रक पुरुषोत्तम भगवान महेश्वर आहेत अर्थपूर्ण कंसात श्वेताश्वतर उपनिषद चार पॉईंट दहा कौंस पूर्ण गुण शब्दाचा आणखी एक अर्थ दोर असा होतो यावरून जाणले पाहिजे की बद्धजीव हा मायारूपी दोरखंडांनी जखडून बांधला गेला आहे हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही त्याला सुटण्यासाठी बंदमुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे जरुरीचे असते एक बद्धजीव दुसऱ्या बद्धजीवाची सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरुच बद्ध जीवाची मुक्तता करू शकतात अशा श्रेष्ठ सहाय्यकाच्या अभावी मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही भगवतभक्ती किंवा कृष्ण भावनेमुळे मनुष्य अशी मुक्ती प्राप्त करू शकतो श्रीकृष्ण हे मायाशक्तीचे अधिपती असल्यामुळे बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा ते आपल्या दुस्तर शक्तीला देऊ शकतात शरणागत जीवावरील अहेतुकी कृपेमुळे आणि मूलत भगवंतांचा पुत्र असलेल्या जीवावरील पितृतुल्य वात्सल्यामुळे भगवंत त्याला अशी मुक्ती प्रदान करतात म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठूर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांच्या चरणकमलांना शरण जाणे होय माम एव हे शब्दही महत्त्वपूर्ण आहेत माम म्हणजे ब्रह्म शिव किंवा इतर कोणीही नसून केवळ श्री कृष्णच कंसात श्री विष्णू कंस पूर्ण होत ब्रह्मदेव आणि शिव हे अत्यंत महान असले आणि प्रायः श्री विष्णूंच्या समकक्ष असले तरी असे रजोगुणी आणि तमोगुणी अवतार बद्धजीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाहीत दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ब्रह्मदेव किंवा शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत केवळ श्री विष्णू हेच मायेचे अधिपती आहेत आणि म्हणून केवळ तेच बद्धजीवाला मुक्त करू शकतात वेद कंसात श्वेताश्वतर उपनिषद तीन पॉईंट आठ कंसपूर्ण तमेव विदित्वा अर्थ अर्थात केवळ श्रीकृष्णांना जाणल्यानेच स्वतंत्र होणे शक्य आहे अर्थपूर्ण या वेदवचनात या गोष्टीची पुष्टी करतात भगवान शंकर पुन्हा स्पष्टपणे सांगतात की केवळ श्री विष्णूंच्या कृपेनेच मुक्ती प्राप्त होऊ शकते शंकर म्हणतात की मुक्तिप्रदाता सर्वेशाम विष्णुरेव न संशय अर्थ सर्वांना मुक्ती प्रदान करणारे केवळ श्री विष्णूच आहेत यात मुळीच संशय नाही अर्थपूर्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक पंधरा न माम दुष्कृती नो मूढा प्रपद्यन्ते न राधमा मायया ज्ञाना आसुरम माशिलता शब्दशः अर्थ न नाही माम मला दुष्कृतीनं दुष्ट मूढा मूर्ख प्रपद्यंते शरण येतात नर अधमा नराधम मनुष्यातील अधम मायया मायेद्वारे अपहरित अपहरण केलेले नष्ट झालेले ज्ञान ज्याचे ज्ञान आसुरम आसुरी भावम प्रकृती आश्रिता धारण करणारे जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीमद भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांतून पार होऊ शकतो या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो की जर असे असेल तर सुशिक्षित तत्त्वज्ञानी वैज्ञानिक व्यावसायिक राज्यकर्ते आणि सामान्य लोकांचे पुढारी हे सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण का जात नाहीत भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानवजातीचे पुढारी विविध प्रकारे अनेकानेक जन्मांमध्ये दृढ योजनाबद्ध आणि खडतर प्रयत्न करीत आहेत परंतु जर भगवान श्रीकृष्णांच्या केवळ चरणकमलांना शरण गेल्याने मुक्ती प्राप्त होत असेल तर मग हे बुद्धिमान आणि परिश्रम करणारे लोक या सुगम मार्गाचा अंगीकार का करीत नाहीत गीतेमध्ये या प्रश्नांचे उत्तर स्पष्टपणे देण्यात आले आहे ब्रह्मदेव शिव कपिल चतुष्कुमार मनू व्यास देवल असित जनक प्रल्हाद बली आणि त्यानंतर मध्वाचार्य रामानुजाचार्य श्री चैतन्य महाप्रभू यासारखे समाजातील खरोखरी विद्वान पुढारी आणि इतर अनेक तत्त्वज्ञानी राजकारणी आचार्य वैज्ञानिक इत्यादी सर्व शक्तिमान भगवंतांच्या चरणकमलांना शरण गेले आहेत जे बोंधू आणि ढोंगे आहेत व भौतिक लाभप्राप्तीकरिता आपण वैज्ञानिक तत्त्वज्ञानी शिक्षक शासक इत्यादी असल्याचे दर्शवितात ते भगवतभक्तीचा मार्ग स्वीकारित नाहीत त्यांना भगवंतांबद्दल मुळीच कल्पना नसते ते स्वतःच आपल्या सांसारिक योजना बनवितात आणि म्हणून भौतिक जीवनातील समस्या सोडविण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्यांच्या समस्या अधिकच जटिल बनतात परंतु प्रकृती ही इतकी शक्तिशाली आहे की ती नास्तिकांच्या अनधिकृत योजनांचा प्रतिकार करू शकते आणि योजना आयोगांच्या योजना उधळून लावू शकते या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृतीनह किंवा दुष्ट या शब्दात करण्यात आले आहे ज्याने पुण्यकर्म केले आहे त्याला कृती असे म्हटले जाते विविध योजना करणारे नास्तिकही कधीकधी अत्यंत बुद्धिमान आणि पुण्यात्मेही असतात कारण कोणतीही प्रचंड चांगली अथवा वाईट योजना असो ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धीची आवश्यकताही असतेच परंतु भगवंतांच्या योजनांना विरोध करण्यासाठी नास्तिक आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग करीत असल्यामुळे अशा नास्तिक आयोजकांना दुष्कृती असे म्हटले आहे दुष्कृती हा शब्द दर्शवितो की नास्तिकाची बुद्धी आणि प्रयत्न हे चुकीच्या दिशेने होत आहेत गीतेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या हालचालीनुसार त्या पदार्थाची छाया हालचाल करते त्याचप्रमाणे भौतिक शक्तीही कार्य करते परंतु तरीही भौतिक शक्ती ही अत्यंत बलशाली आहे आणि नास्तिकवादी आपल्या निरेश्वरवादी वृत्तीमुळे प्रकृती कशा रीतीने कार्य करीत असते किंवा भगवंतांच्या योजना काय आहेत हे जाणू शकत नाही रज तसेच तमोगुणाच्या प्रभावामुळे नास्तिकवाद्यांच्या सर्व योजना निष्फळच ठरतात उदाहरणार्थ हिरण्यकशिपू आणि रावण हे दोघेही भौतिकदृष्ट्या विद्वान तत्त्वज्ञानी वैज्ञानिक शासक आणि शिक्षक होते परंतु त्यांच्या सर्व योजना धुळीत मिळाल्या या दुष्कृतीनं किंवा दुष्ट लोकांचे पुढीलप्रमाणे चार प्रकार असतात एक मूढ हे लोक भारवाहक कष्टाळू जनावराप्रमाणे अतिशय मूर्ख असतात त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगावयाची इच्छा असते म्हणून ते भगवंतांना कर्मफल अर्पण करू इच्छित नाहीत ओझेकरी जनावरांचे नमुनेदार उदाहरण म्हणजे गाढव या गरीब जनावराला त्याचा मालक अतिशय कष्ट करावयास भाग पाडतो गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी काबाड कष्ट करीत आहोत हे माहीत नसते थोडेफार गवत खाऊन आपले पोट भरण्यातच तो समाधानी राहतो मालक आपल्याला मारील या भीतीने तो थोडा वेळ झोपतो आणि गाढविणीच्या लाथा वारंवार खात आपली कामवासना तृप्त करतो कधीकधी तो कविता आणि तत्त्वज्ञान गातो परंतु त्याच्या कर्कश ओरडण्याने इतरांना मात्र त्रासच होतो सकाम कर्मे करणाऱ्या मूर्खाची अशी स्थिती असते कारण आपण कुणासाठी कर्म केले पाहिजे याचे त्याला ज्ञान नसते कर्म हे यज्ञाप्रित्यर्थ असल्याचे त्याला माहीत नसते बऱ्याचदा स्वयंनिर्मित कामाचे ओझे कमी करण्याकरिता जे लोक दिवसरात्र अत्यंत काबाड कष्ट करीत असतात ते असे म्हणताना आढळतात की जीवाच्या स्वरूप स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच वेळ नाही अशा मूळ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजेच जीवनाचे सर्वस्व असते परंतु वस्तुत आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात कधीकधी भौतिक लाभाकरिता ते दिवसरात्र झोपे वाचून घालवितात आणि जर त्यांना उदरव्रण झालेला असेल किंवा अपचन झाले असेल तर ते प्राय काही अन्न न खाण्यातच समाधान मानतात आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरिता ते दिवसरात्र केवळ काबाड कष्ट करण्यात मग्न असतात आपल्या खऱ्या मालकाविषयी अज्ञान असल्यामुळे सकामकर्मी धनलोभीची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ दवडतात दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतींचे परम अधिपती भगवंतांना कधीच शरण जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल योग्य व्यक्तींकडून श्रवण करण्यास वेळही काढत नाहीत विष्ठा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून बनविलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाही त्याचप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या गोष्टींबद्दल ऐकत राहतो परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतन तत्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो दोन दुसरा जो दुष्कृतीनह अर्थात दुष्ट लोकांचा प्रकार आहे त्यांना नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय जीवाच्या चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी चार लाख मनुष्य योनी आहेत यांपैकी अनेक नीच मनुष्य योनी आहेत व त्यातील बहुतेक सर्वजण असंस्कृत असतात ज्यांच्यासाठी सामाजिक राजकीय आणि धार्मिक विधिविधाने आहेत त्या म्हणजे सुसंस्कृत योनी होत ज्यांचा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या विकास झाला आहे परंतु ज्यांना धर्मतत्वे नाहीत ते नराधम समजले जातात तसेच धर्म भगवतविहीन धर्म असू शकत नाही कारण परमसत्याला जाणणे आणि मनुष्यांचा भगवंतांशी असणारा संबंध जाणणे हाच धर्मतत्वांचे पालन करण्यामागचा उद्देश असतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे अन्य कोणतेही प्रमाण नाही आणि मीच परमसत्य आहे मनुष्याने सर्व शक्तिमान परमसत्य भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या विस्मृत शाश्वत संबंधाचे पुनरुज्जीवन करणे हा सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे जो कोणी ही संधी गमावतो त्याला नराधम म्हणण्यात येते शास्त्रांमधून आपल्याला कळून येते की जेव्हा मूल मातेच्या गर्भाशयात कंसात अत्यंत असहाय्य अवस्थेत कंसपूर्ण असते तेव्हा ते स्वतःच्या सुटकेकरिता प्रार्थना करते आणि गर्भाशयातून बाहेर येताच आपण केवळ भगवंतांचीच सेवा करू असे वचन देते जेव्हा मनुष्य संकटात असतो तेव्हा त्याने भगवंतांची प्रार्थना करणे हे स्वाभाविकच आहे कारण जीवाचा भगवंतांशी नित्य संबंध असतो आणि प्रसूती झाल्यानंतर मूल मायाशक्तीच्या प्रभावाने जन्मावेळी झालेल्या वेदना तसेच त्याच्या उद्धारकर्त्यालाही विसरते मुलांमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दिव्य चेतनेची पुनर्जागृती करणे हे पालकांचे कर्तव्य आहे धर्मसंहिता असणाऱ्या मनुस्मृतीनुसार वर्णाश्रम पद्धतीमध्ये भगवत भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दहा संस्काराच्या किंवा शुद्धीकरणाच्या विधी आहेत तथापि जगातल्या कोणत्याही भागात कोणत्याही विधींचे पालन केले जात नाही म्हणूनच नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोक हे नराधम आहेत जेव्हा सारे लोक नराधम होतात तेव्हा स्वाभाविकपणे त्याचे संपूर्ण तथाकथित शिक्षण हे बलशाली भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते गीतेतील आदर्शानुसार ब्राह्मण कुत्रा गाय हत्ती आणि चांडाळाला समभावाने पाहतो तोच खऱ्या अर्थाने विद्वान मनुष्य होय तीच शुद्ध भक्ताची दृष्टी असते भगवंतांचे अवतार असणारे आद्य गुरु श्री नित्यानंद प्रभू यांनी जगाई मधाई या नरादम भावांचा उद्धार केला आणि अत्यंत नीच मनुष्यालाही शुद्ध भक्ताची कृपा कशाप्रकारे प्राप्त होते हे दाखवून दिले म्हणून भगवंतांनी निंद ठरविलेला नराधम केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेनेच आपली आध्यात्मिक भावना पुनर्जागृत करू शकतो भागवत धर्माचा प्रसार करताना श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केला आहे की लोकांनी भगवंतांच्या संदेशाचे नम्रपणे श्रवण केले पाहिजे आणि या उपदेशाचे सार म्हणजेच श्रीमद भगवद्गीता होय अत्यंत नीच आणि नराधमांचाही केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे उद्धार होऊ शकतो परंतु दुर्दैवाने ते या उपदेशांचे श्रवण करणेही नाकारतात तेव्हा भगवंतांच्या इच्छेला शरण जाणे तर दूरच राहिले या प्रकारे हे नराधम मानवाच्या प्रमुख कर्तव्याची पूर्णपणे उपेक्षा करतात तीन दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे मायाप्रत ज्ञान होय अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान मायाशक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते हे लोक प्रायः अत्यंत विद्वान म्हणजे मोठमोठे तत्त्वज्ञानी कवी साहित्यिक वैज्ञानिक इत्यादी असतात परंतु माया त्यांची दिशाभूल करते म्हणून ते भगवंतांची अवज्ञा करतात सद्यस्थितीत मायाप्रित ज्ञाना असे पुष्कळ लोक गीतेच्या अभ्यासक पंडितांमध्ये सुद्धा आहेत गीतेमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही भगवंत हे सर्व मनुष्य प्राण्यांच्या जन्मदात्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत श्रीकृष्ण हे केवळ ब्रह्मदेवाचेच पिता आहेत असे नाही तर ते सर्व योनींचेही बीजधारक पिता आहेत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा उगम त्यांच्यापासूनच होतो आणि सर्व जीव अंतर्यामी असणारे परमात्मा ही त्यांचीच विस्तारित रूपे आहेत भगवंत सर्व पदार्थाचे मूल स्रोत आहेत आणि म्हणून प्रत्येकाने त्यांच्या चरणकमलांना शरण गेले पाहिजे असे स्पष्ट आदेश असतानाही मायाप्रत ज्ञाना लोक भगवंतांचा अवमान करतात आणि भगवंत हे केवळ एक सामान्य मनुष्य आहेत असे समजतात ते जाणत नाहीत की हा भाग्यशाली मनुष्य देह भगवंतांच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे मायाप्रत ज्ञान लोकांनी केलेली गीतेवरील परंपरारहित अनधिकृत भाष्य म्हणजे आध्यात्मिक मार्गावरील अनेक अडथळेच आहेत हे भ्रांत भाष्यकार श्रीकृष्णांना शरण जात नाहीत किंवा ते इतरांनाही शरण जाण्यास शिकवित नाहीत चार दुष्कृती लोकांचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे आसुरम भावमाशीलता किंवा आसुरी वृत्तीचे लोक होय हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात त्यांच्यापैकी काहीजण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगतात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाहीत परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत यांच्यापैकीच इतर भगवंत हे निर्विशेष ब्रह्मज्योतीहून गौण आहेत असे मानतात पण गीतेत तर या उलट सांगण्यात आले आहे नास्तिकवादी हे भगवंतांचा द्वेष करीत असल्याने अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना ते प्रस्तुत करतात भगवंतांचा तिरस्कार करणे हेच अशा लोकांच्या जीवनाचे ध्येय असल्याने ते श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेऊ शकत नाहीत दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अलबंदरू म्हणतात की हे भगवन तुमचे गुण रूप आणि लीला दिव्य आहेत शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित आहात दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांनी तुमचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञातच आहात म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे एक मूढ दोन नराधम तीन भ्रमित तर्कवादी आणि चार नास्तिकवादी हे लोक सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरीसुद्धा भगवंतांच्या चरणकमलांना शरण जात नाहीत श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक सोळा चतुर्विधा भजन्ते माम जन सुकृतीनो अर्जुन आर्तुजिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च ऋषभ शब्दशः अर्थ चतुर्विधा चार प्रकारचे भजन्ते सेवा करतात माम माझी जना लोक सुकृतीनः जे पुण्यवान आहेत अर्जुन हे अर्जुन आर्त आर्त किंवा पीडित जिज्ञासू जिज्ञासू अर्थ अर्थी भौतिक लाभप्राप्तीची इच्छा करणारा ज्ञानी जो प्रत्येक गोष्ट यथार्थ रूपात जाणतो च सुद्धा भरतर्षभ हे भरतश्रेष्ठ अर्जुना हे भरतश्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दुष्कृती लोकांहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्रांच्या विधिविधानांचे दृढपणे पालन करतात आणि म्हणून यांना सुकृतीनं असे म्हणतात हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भगवतपरायण असतात अशा लोकांमध्ये चार प्रकार असतात जे पीडित आहेत ज्यांना धनाची अभिलाषा आहे जे जिज्ञासू आहेत आणि जे परमसत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवतभक्ती करण्यासाठी भगवंतांकडे जातात ते शुद्ध भक्त नसतात कारण भगवतभक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून घेण्याची इच्छा असते शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छा रहित असते भक्तिरसामृत सिंधूमध्ये एक पॉईंट एक पॉईंट अकरा भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे अन्याभिलाषिताशून्यम ज्ञानकर्मादिनावृतम अनुकूल्येन कृष्णान्वनिशीलनम भक्तिरुत्तमा अर्थ ज्ञान सकाम कर्म आणि भौतिक लाभेच्छेने रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे यालाच शुद्ध भक्ती असे म्हणतात अर्थपूर्ण जेव्हा हे चार प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात दुष्कृतींचा विचार केल्यास त्यांचे जीवन स्वार्थी अनियमित आणि आध्यात्मिक ध्येयरहित असल्याकारणाने त्यांच्यासाठी भगवत भक्ती ही अत्यंत कठीण असते परंतु यांच्यातील काहीजण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात ते संकटसमयी भगवंतांकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी भगवत भक्त बनतात जे वैफल्यग्रस्त असतात ते सुद्धा कधीकधी शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात तेव्हा ते भगवंतांकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात याप्रमाणे ते निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांना भगवंतांच्या साकार रूपाचा बोध होतो एकंदरीत जेव्हा आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व भौतिक कामनांतून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणारे भक्त सकामकर्म किंवा भौतिक ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने दूषित असतात म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टींतून पार पडणे आवश्यक आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक सतरा तेषां एक एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थम अहम सच मम प्रिय शब्दशः अर्थ तेषाम त्यापैकी ज्ञानी पूर्णज्ञानी नित्ययुक्त नित्ययुक्त एक केवळ भक्ती भक्तीमध्ये विशिष्यते विशेष आहे प्रिय अत्यंत प्रिय ही निश्चितच ज्ञानिनह ज्ञानी व्यक्तीला अतिअर्थम अत्यंत अहम मी आहे सह तो च सुद्धा मम मला प्रिय अत्यंत प्रिय यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्व भौतिक कामनांच्या कल्मशांतून मुक्त झाल्यावर आर्त जिज्ञासू निर्धन आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध भक्त होऊ शकतात परंतु त्यांपैकी ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे आणि जो सर्व भौतिक इच्छांतून मुक्त झाला आहे तो खरोखरच विशुद्ध भगवत भक्त होतो या चार प्रकारच्या सुकृती लोकांपैकी जो भक्त पूर्ण ज्ञानी आहे आणि त्याचबरोबर भक्तीमध्ये युक्त आहे तो भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोत्तम आहे ज्ञान प्राप्त केल्यावर मनुष्याला आपण आपल्या भौतिक शरीराहून भिन्न आहोत याची अनुभूती होते आणि जेव्हा तो अधिक उन्नत होतो तेव्हा त्याला निर्विशेष ब्रह्म आणि परमसत्याचे ज्ञान होते जेव्हा मनुष्य पूर्णपणे शुद्ध होतो तेव्हा आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत व हीच आपली स्वरूप स्थिती असल्याचा त्याला साक्षात्कार होतो म्हणून शुद्ध भक्ताच्या संगतीमुळे जिज्ञासू पीडित भौतिक उन्नतीच्या मागे लागलेला आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध होतात परंतु प्रारंभिक अवस्थेत ज्याला भगवंतांचे पूर्ण ज्ञान आहे आणि त्याचबरोबर जो भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो ज्याला भगवंतांच्या दिव्यतेचे शुद्ध ज्ञान झाले आहे तो भक्तियोगामुळे इतका सुरक्षित झालेला असतो की त्याला सांसारिक दोष स्पर्शही करू शकत नाहीत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक अठरा उदाराह सर्व वैते ज्ञानित्वात्मैव मे मत आस्थित स हि युक्तात्मा मामेवानुत्तमाम गतीम शब्दशः अर्थ उदाराह उदार सर्वे सर्व एव खचितच येते हे ज्ञानी ज्ञानवान तू परंतु आत्मा एव माझ्याप्रमाणेच मे माझे मतम मत आस्थित स्थित झालेला सह तो ही खचितच युक्त आत्मा भगवतभक्तीमध्ये युक्त माम माझ्यामध्ये एव निश्चितच अनुत्तमाम सर्वोत्तम गतिम लक्ष निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्षाची प्राप्ती करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्या भक्तांना पूर्ण ज्ञान नाही ते भगवंतांना प्रिय नाहीत असे नाही भगवंत म्हणतात की हे सर्व भक्त उदार आहेत कारण जो मग तो कोणत्याही हेतूने असो भगवंतांकडे येतो त्याला महात्मा म्हटले जाते ज्या भक्तांना भगवद्भक्तीच्या बदल्यात काही लाभ व्हावा अशी इच्छा असते त्यांचाही भगवंत स्वीकार करतात कारण त्यांच्यामध्ये स्नेहाचे आदानप्रदान होते स्नेहामुळे ते भगवंतांकडे भौतिक लाभाची याचना करतात आणि जेव्हा त्यांना लाभप्राप्ती होते तेव्हा ते इतके तृप्त होतात की ते भक्तीमध्ये उन्नत होतात परंतु जो भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त असतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो कारण प्रेम आणि भक्तिभावाने भगवंतांची सेवा करणे हाच केवळ त्याचा उद्देश असतो असा भक्त भगवंतांचे निकट सान्निध्य वाचून किंवा भगवंतांची सेवा केल्या वाचून क्षणभरही राहू शकत नाही तसेच भगवंतांनाही आपला भक्त अत्यंत प्रिय असतो आणि म्हणून भगवंतांना आपल्या भक्तापासून वेगळे राहवत नाही श्रीमद भागवतात नऊ पॉईंट चार पॉईंट अडुसष्ट भगवंत सांगतात की साधवो हृदयम मह्यम साधुनाम हृदयम तू अहम मदन्यत्ते न जानंती नाहम तेभ्यो मनागपी अर्थ भक्त सदैव माझ्या हृदयात आहेत आणि मी सदैव त्यांच्या हृदयात आहे भक्त माझ्या व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाहीत आणि मी सुद्धा भक्ताला विसरू शकत नाही मी आणि माझ्या शुद्ध भक्तांमध्ये अत्यंत निकट प्रेमाचा संबंध असतो पूर्ण ज्ञानाने युक्त असे शुद्ध भक्त भगवत भक्तीपासून कधीच दूर राहत नाहीत आणि म्हणून ते मला अत्यंत प्रिय आहेत अर्थपूर्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक एकोणावीस बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव मिती समहात्मा सुदुर्लभ शब्दशः अर्थ बहुनाम अनेक जन्मनाम पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू अंते नंतर अंती ज्ञानवान ज्ञानी माम मला प्रपद्यते शरण येतो वासुदेव भगवान श्रीकृष्ण सर्व सर्व इति याप्रमाणे सह तो महाआत्मा महात्मा सुदुर्लभ अत्यंत दुर्लभ अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अनेकानेक जन्मांनंतर भक्तिपूर्ण सेवा किंवा दिव्य अनुष्ठाने करताना जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष असल्याचे दिव्य विशुद्ध ज्ञान होऊ शकते व त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभावस्थेमध्ये मनुष्य जेव्हा भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा निर्विशेष वादाकडे त्याचा थोडासा कल असतो परंतु जेव्हा तो अधिक प्रगती करतो तेव्हा तो जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनातही कर्म करणे आवश्यक असते व हे कर्म म्हणजेच भक्तिपूर्ण सेवा होय याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतांवर आसक्त होतो आणि त्यांना शरण जातो अशावेळी त्याला समजू शकते की भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजेच सर्वस्व आहे तेच सर्व कारणांचे मूळ कारण आहेत आणि ही प्राकृतसृष्टी त्यांच्यापासून स्वतंत्र नाही भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्यतेचे विकृत प्रतिबिंब आहे आणि प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे याचा त्याला असा साक्षात्कार होतो याप्रमाणे तो सर्व गोष्टी वासुदेव किंवा श्रीकृष्णांशी संबंधित पाहतो अशी वासुदेवमयी सर्वव्यापी दृष्टी झाल्यावर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परम लक्ष मानून पूर्णपणे शरण जातो असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात या श्लोकाचे विवरण श्वेताश्वतर उपनिषदाच्या तीन पॉईंट चौदा व पंधरा तिसऱ्या अध्यायात अतिसुंदर रीतीने करण्यात आले आहे सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्षा सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वात्यातिष्ठद दशांगुलम पुरुष एवेदम सर्व भूतं यच्च भव्यम उतामृतत्वशेषानो यदन्ये नातिरोहती छांदोग्य उपनिषदात पाच पॉईंट एक पॉईंट पंधरा सांगण्यात आले आहे की नवै वाचो न चक्षुंशी न श्रोत्राणी न मनांसित्या चक्षते प्राण इति एवा चक्षते प्राणो ही एवैतानी सर्वाणी भवंती अर्थ मनुष्याच्या देहामधील बोलण्याची शक्ती पाहण्याची शक्ती ऐकण्याची शक्ती किंवा विचार करण्याची शक्ती यांपैकी कोणतीही शक्ती प्रधान नाही जीवन किंवा चेतना हीच सर्व कार्यांचे केंद्रबिंदू आहे अर्थपूर्ण त्याचप्रमाणे श्री वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींमधील प्रधान तत्त्व आहे या देहामध्ये बोलण्याची शक्ती ऐकण्याची शक्ती मानसिक कार्य करण्याची शक्ती इत्यादी शक्ती आहेत पण या शक्ती जर भगवंतांशी संबंधित नसतील तर त्यांना काहीच महत्त्व नाही वासुदेव हे सर्वव्यापी आणि सर्व काही असल्यामुळे भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो कंसात संदर्भ श्रीमद भगवद्गीता सात पॉईंट सतरा आणि अकरा पॉईंट चाळीस कंस पूर्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक वीस कामैस्तैस्तैरितज्ञाना प्रपद्यन्ते अन्यदेवता तम तं नियममास्थाय प्रकृत्या नियत स्वया शब्दशः अर्थ कामयः कामनांनी तैह तैह त्या त्या रित हिरावलेले आहे ज्ञानाह ज्ञान प्रपद्यन्ते शरण जातात अन्य अन्य देवताह देवतांना तम त्या त्या नियमम नियम आस्थाय पालन करून प्रकृत्या स्वभावानुसार नियताह वश झालेले स्वया स्वतःच्या ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जे सर्व भौतिक कल्मशांतून मुक्त झाले आहेत ते भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतात जोपर्यंत भौतिक कल्मश पूर्णपणे नाहीशी होत नाहीत तोपर्यंत ते स्वभावतच अभक्त असतात परंतु जे केवळ भौतिक इच्छा प्राप्तींसाठी भगवंतांचा आश्रय घेतात ते सुद्धा बाह्य प्रकृतीद्वारे आकर्षित होत नाहीत कारण ते वास्तविक ध्येयप्राप्तीच्या प्रयत्नात असतात आणि म्हणून ते लवकरच सर्व भौतिक कामवासनांतून मुक्त होतात श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की मनुष्य सर्व भौतिक वासनांतून मुक्त असो किंवा सर्व भौतिक वासनांनी परिपूर्ण असो किंवा भौतिक कल्मशांतून मुक्त होण्याची त्याला इच्छा असो सर्व बाबतीत त्याने श्री वासुदेवांना शरण जाऊन त्यांची आराधना केली पाहिजे श्रीमद भागवतात दोन पॉईंट तीन पॉईंट दहा सांगितले आहे की अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषम परम ज्या अल्पबुद्धी लोकांनी आपली आध्यात्मिक जाणीव गमावली आहे ते तात्काळ भौतिक इच्छापूर्ती होण्यासाठी देवदेवतांचा आश्रय घेतात सामान्यत असे लोक भगवंतांचा आश्रय घेत नाहीत कारण ते रजोगुण आणि तमोगुणात स्थित असतात आणि म्हणून ते निरनिराळ्या देवतांची उपासना करतात विशिष्ट विधिविधानांचे पालन करण्यातच ते समाधानी असतात देवतांचे पूजक हे तुच्छ अशा आकांक्षांनी प्रेरित झालेले असतात आणि त्यांना परम प्राप्ती कशी करावी हे माहीत नसते परंतु भगवतभक्त त्यांच्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाही वेदांमध्ये नीलनिराळ्या हेतून प्रत्यर्थ निरनिराळ्या देवतांची पूजा करण्यास सांगण्यात आले आहे उदाहरणार्थ रोगी मनुष्यास सूर्योपासना करण्यास सांगितली आहे म्हणून जे भगवत भक्त नाहीत त्यांना वाटते की विशिष्ट हेतू प्राप्ती करून घेण्यासाठी देवदेवता या भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहेत परंतु विशुद्ध भक्ताला माहीत असते की भगवान श्रीकृष्ण हे सर्वेश्वर आहेत चैतन्य चरितामृतामध्ये सांगण्यात आले आहे की कंसात आधी पाच पॉईंट एकशे बेचाळीस कंस पूर्ण एकले ईश्वर कृष्ण सब भृत्य केवळ भगवान श्रीकृष्ण हेच स्वामी आहेत आणि इतर सर्वजण सेवक आहेत म्हणून शुद्ध भक्त आपल्या भौतिक गरजांच्या तृप्तीकरिता देवदेवतांकडे कधीही याचना करीत नाही तो भगवंतांवर पूर्णपणे विसंबून असतो आणि भगवंत जे काही देतात त्यामध्येच संतुष्ट असतो श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा विज्ञान योग श्लोक क्रमांक एकवीस यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धयार्ची तुम्ही तस्य तस्याचलाम श्रद्धाम तामेव विदधामी अहम यह यह जो जो याम याम ज्या ज्या तनुम देवतेची भक्त भक्त श्रद्धया श्रद्धेने अर्चितुम उपासना करणे इच्छती इच्छा करतो तस्य तस्य त्याची त्याची अचलाम स्थिर श्रद्धाम श्रद्धा ताम त्या एव निश्चितपणे विदधामी देतो अहम मी मी परमात्मा रूपाने प्रत्येकांच्या हृदयात स्थित आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या ते विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे म्हणून जर मनुष्याला भौतिक सुखोपभोग प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि खरोखरच अशा सुविधा जर त्याला भौतिक देवतांकडून प्राप्त करून घ्यावयाची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित असलेले भगवंत त्या मनुष्याची इच्छा जाणतात आणि त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात सर्व जीवांचे परमपिता या नात्याने भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत उलट ते प्रत्येकाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात जेणेकरून ते आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करू शकतील यावर कोणी विचारील की सर्व शक्तिमान भगवंत भौतिक सुखोपभोग घेण्यासाठी जीवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मायेच्या जंजाळात का पडू देतात तर या प्रश्नाला उत्तर असे आहे की जीवाच्या ठाई परमात्मा रूपाने असणाऱ्या भगवंतांनी जर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर जीवांच्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहत नाही म्हणून भगवंत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देतात ज्याला जे आवडेल ते प्रदान करतात परंतु अंतिम उपदेश आपल्याला भगवद्गीतेत आढळतो की मनुष्याने इतर सर्व कार्यांचा त्याग करून त्यांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे केवळ यामुळेच मनुष्य सुखी होऊ शकतो जीव आणि देवदेवता दोघेही भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत म्हणून जीव स्वतःच्या इच्छेने देवतांची आराधना करू शकत नाहीत तसेच भगवंतांच्या इच्छे वाचून देवता कोणता वरही प्रदान करू शकत नाहीत असे सांगितले जाते की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हालत नाही वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सामान्यत भौतिक जगात पीडित झालेले लोक देवतांकडे जातात मनुष्याला जर विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असेल तर तो त्यानुसार विशिष्ट देवतेची उपासना करू शकतो उदाहरणार्थ रोगी मनुष्य सूर्यदेवाची उपासना करू शकतो विद्यार्जन करण्याची इच्छा असणारा मनुष्य सरस्वती देवीची उपासना करू शकतो आणि सुंदर पत्नी प्राप्त करण्याची इच्छा असणारा मनुष्य भगवान शंकराची अर्धांगिनी उमादेवीची उपासना करू शकतो याप्रमाणे वैदिक शास्त्रांमध्ये विविध देवदेवतांनुसार विविध प्रकारचे विधी सांगण्यात आले आहेत जीवाला विशिष्ट सुखाचा उपभोग घ्यायचा असल्याकारणाने भगवंत त्या जीवाला विशिष्ट देवतेकडून तो वर प्राप्त करून घेण्यासाठी प्रबळ इच्छेने प्रेरित करतात यामुळे अभिष्ट वर प्राप्त करून घेण्यात जीव यशस्वी होतो विशिष्ट देवतांप्रित्यर्थ असणारा जीवाचा विशिष्ट पूजाभावही भगवंतच नियोजित करतात अशा प्रकारचा भाव देवतासुद्धा जीवांमध्ये निर्माण करू शकत नाहीत परंतु पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या अंतर्यामी उपस्थित असणारे परमात्मा असल्यामुळे ते मनुष्याला विशिष्ट देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देतात वस्तुत देवदेवता या भगवंतांच्या विराट रूपी शरीराचे निरनिराळे भाग आहेत आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य नसते वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत परमात्मा रूपाने देवदेवतांच्याही हृदयामध्ये स्थित आहेत म्हणून ते देवदेवतांद्वारे जीवाच्या इच्छा पूर्ण करण्याची व्यवस्था करतात परंतु जीव आणि देवता दोघेही भगवंतांच्या इच्छेवर विसंबून आहेत जीव आणि देवता स्वतंत्र नाहीत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक बावीस सतया श्रद्धया मीहते लभते च ततः कामान मयैव विहितान हितान शब्दशः अर्थ सह तो तया त्या श्रद्धया श्रद्धा किंवा प्रेरणा युक्त युक्त झालेला तस्य त्या देवतेची आराधनम आराधना इहते आकांक्षा करतो लभते प्राप्त करतो च आणि तत त्यापासून कामान त्याच्या इच्छा मया माझ्याद्वारे एव केवळ विहितान व्यवस्था ही निश्चितच तान त्या अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो परंतु वस्तुत हे लाभ केवळ मीच प्रदान करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांच्या अनुमती वाचून देवता आपल्या भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत सर्व काही भगवंतांच्या मालकीचे आहे याचे विस्मरण जीवाला होऊ शकते परंतु देवतांना होत नाही म्हणून देवतांची उपासना आणि लाभेच्छांची प्राप्ती ही देवतांमुळे होत नाही तर भगवंतांच्या अनुमतीने होत असते अल्पज्ञानी जीवाला याचे ज्ञान नसते म्हणून तो लाभप्राप्तीकरिता मूर्खपणाने देवतांकडे जातो परंतु शुद्ध भगवत भक्ताला जेव्हा कशाची गरज असते तेव्हा तो भगवंतांचीच प्रार्थना करतो तरीही लाभप्राप्तीची इच्छा करणे हे शुद्ध भक्ताचे लक्षण नव्हे सामान्यत जीव हा देवतांना शरण जातो कारण तो आपल्या कामवासनांची तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसक्त झालेला असतो असे घडण्याचे कारण म्हणजे जीव अयोग्य गोष्टीची इच्छा करतो आणि भगवंत स्वतः अशा प्रकारची इच्छा तृप्त करीत नाहीत चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की जो भगवंतांची आराधना करतो व त्याचवेळी विषयोपभोगाची इच्छा करतो त्यांच्या इच्छा परस्पर विरोधी किंवा विसंगत आहेत भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा आणि देवतांची उपासना ही एकाच स्तरावर असू शकत नाही कारण देवतांची उपासना ही भौतिक आहे आणि भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करणे ही पूर्णपणे आध्यात्मिक बाब आहे ज्या जीवाला भगवतधामात परत जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी भौतिक इच्छा विघ्नकारी असतात म्हणून अल्पबुद्धी जीवांना इच्छित असलेले भौतिक लाभ विशुद्ध भगवत भक्ताला प्रदान करण्यात येत नाहीत कारण असे इच्छित लाभ प्राप्त झाल्यामुळे अल्पबुद्धी जीव हे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत जगतातील देवदेवतांची उपासना करणे पसंत करतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक तेवीस अंतवत्तू फलम तेषाम अल्पमेधसाम देवान् देवयजो यांती मदभक्ता यांती मामपी शब्दशः अर्थ अंतवत नश्वर किंवा अनित्य तू परंतु फलम फळ तेशाम त्यांचे तत ते भवती होते अल्पमेधसाम अल्पबुद्धीचे देवान देवतांना देवयजह देवतांचे उपासक यांती जातात मत माझे भक्ताह भक्त यांती जातात माम मला अपी सुद्धा अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की देवतांची उपासना करणाऱ्या मनुष्याला भगवतप्राप्ती होऊ शकते परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांचे उपासक हे निरनिराळ्या देवतास्थित असलेल्या निरनिराळ्या देवलोकांची प्राप्ती करतात उदाहरणार्थ सूर्याचा उपासक सूर्यलोकाची प्राप्ती करतो किंवा चंद्रोपासक चंद्रलोकाची प्राप्ती करतो त्याचप्रमाणे जर कोणाला इंद्रासारख्या देवतेची उपासना करण्याची इच्छा असेल तर त्याला त्या विशिष्ट देवलोकाची प्राप्ती होते कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते असे नाही ही गोष्ट या ठिकाणी नाकारण्यात आली आहे कारण या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवोपासक हे भौतिक जगतातील निरनिराळ्या देवलोकात जातात परंतु भगवतभक्त हा प्रत्यक्ष भगवद्धामाची प्राप्ती करतो या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की जर देवता या भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत तर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे परंतु देवोपासक हे अल्पबुद्धी आहेत कारण शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाचा पुरवठा केला पाहिजे हे त्यांना माहीत नसते त्यांच्यापैकी काही लोक इतके मूर्ख असतात ते म्हणतात शरीराला अनेक भाग असतात आणि त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी अनेक मार्ग असतात पण हे उत्तर समर्पक नाही कान आणि डोळ्याद्वारे कोणी शरीराला अन्न पुरवठा करू शकतो का त्यांना माहीत नसते की या देवता म्हणजे भगवंतांच्या विराट शरीराचे निरनिराळे अवयव आहेत आणि अज्ञानामुळे त्यांना वाटते की प्रत्येक देवता म्हणजे एक निराळा ईश्वरच आहे आणि तो परमेश्वराचा प्रतिस्पर्धी आहे केवळ देवताच भगवंतांचे अंश आहेत असे नाही तर सामान्य जीवसुद्धा भगवंतांचे अंश आहेत श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ब्राह्मण हे भगवंतांचे मस्तक आहे क्षत्रिय हे बाहू आहेत वैश्य हे कटी तथा शूद्र हे पाय आहेत आणि हे सर्वजण विविध कार्य करतात आपल्या स्थितीचा विचार न करता जर मनुष्याने जाणले की जीव आणि देवता दोघेही भगवंतांचे अंश आहेत तर त्याचे ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान आहे परंतु जर त्याने हे जाणले नाही तर त्याला देवदेवता निवास करणाऱ्या विविध लोकांची प्राप्ती होते भगवतभक्त प्राप्त करीत असलेल्या गतीप्रमाणे ही गती समान नसते देवतांकडून प्राप्त झालेले वर हे अनित्य असतात कारण या भौतिक जगतातील लोक देवदेवता आणि त्यांचे उपासक हे सर्वच नश्वर असतात म्हणून या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांची उपासना करून प्राप्त झालेले सर्व लाभ हे क्षणिक असतात आणि यास्तव अशी उपासना केवळ अल्पबुद्धी जीवच करतात कृष्ण भावनेद्वारे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेल्या विशुद्ध भक्ताला सच्चिदानंद जीवन प्राप्त होते म्हणून त्याने प्राप्त केलेला लाभ हा देवतेच्या साधारण उपासकाने प्राप्त केलेल्या लाभाहून अत्यंत भिन्न असतो भगवंत हे अनंत आहेत त्यांची करुणा कृपा अपार आहे आणि म्हणून भगवंतांची आपल्या शुद्ध भक्तावर निस्सीम कृपा असते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक चोवीस अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धय परमभावम अजानंतो मम अव्ययम अनुत्तमम शब्दशः अर्थ अव्यक्तम अव्यक्त व्यक्तिम व्यक्तित्व किंवा स्वरूप आपन्नम प्राप्त झाले मन्यन्ते मानतात माम मला अबुद्धय अल्पबुद्धी लोक किंवा अल्पज्ञ परम परम भावम अस्तित्व किंवा सत्ता अजानंत न जाणून मम माझ्या अव्ययम अविनाशी अनुत्तमम सर्वोत्तम मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी कंसात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण कंसपूर्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हणण्यात आले आहे तसेच या ठिकाणी निर्विशेषवादी लोकांचेही अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आले आहे येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या साकार रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहेत पण तरीही अज्ञानवश निर्विशेषवादी वाद घालतात की परमेश्वर हा अंतिमतः निराकार आहे श्री रामानुजाचार्यांच्या परंपरेतील महान भगवत भक्त यमुनाचार्यांनी या संदर्भात दोन सुंदर श्लोक रचिले आहेत ते म्हणतात की कंसात स्तोत्ररत्न बारा कंसपूर्ण परम परमप्रकृष्टैः सत्वेन सात्विकतया प्रबलैश्च शास्त्रैः प्रख्यातदैवपरमार्थविदां मतेश्च नैवासुरप्रकृतयः प्रभवन्ति बोधधूम अर्थ हे प्रभो व्यासदेव आणि नारदांसारखे भक्त तुम्हाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात वेदाध्ययनाद्वारे मनुष्य तुमचे रूप गुण आणि लीला जाणू शकतो व अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते परंतु रज आणि तमोगुणामध्ये असणारे असुर आणि अभक्त यांना तुमचे ज्ञान होऊ शकत नाही तुम्हाला जाणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे वेदांत आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये असे अभक्त कितीही निपुण असले तरी ते तुम्हाला जाणू शकत नाहीत अर्थपूर्ण ब्रह्मसमितेत सांगण्यात आले आहे की केवळ वेदाध्ययनांद्वारे ज्ञान होणे शक्य नाही केवळ भगवंतांच्या कृपेनेच आपण त्यांना जाणू शकतो म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की केवळ देवतांचे उपासकच नव्हे तर कृष्ण भावनेचा लेश मात्रही गंध नसलेले आणि वेदांतावर भाष्य करणारे अभक्तही अल्पबुद्धीच आहेत आणि अशा अल्पबुद्धींना परमेश्वराच्या साकार रूपाचे ज्ञान होणे शक्य नाही परमसत्य निराकार असल्याचे ज्यांना वाटते त्यांचे वर्णन अबुद्धय म्हणून करण्यात आले आहे अर्थात ज्यांना परमसत्याच्या अंतिम स्वरूपाचे ज्ञान नाही श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वात शेवटी पुरुषोत्तम भगवत स्वरूपाची अनुभूती होते आजकालचे निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत कारण ते निर्विशेषवादाचे आद्य प्रवर्तक शंकराचार्यांचेही अनुसरण करीत नाहीत शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत म्हणून निर्विशेषवाद्यांना परमसत्याचे ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण देवकी किंवा वसुदेव पुत्र अथवा राजकुमार अथवा महापुरुष असे मानतात भगवद्गीतेमध्ये या गोष्टीची निंदा करण्यात आली आहे अव जानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम केवळ मूर्खच मला साधारण मनुष्य समजतात कंसात श्रीमद भगवद्गीता नऊ पॉईंट अकरा कंस पूर्ण वस्तुत भक्तिपूर्ण सेवा आणि कृष्णभावनेचा विकास केल्याशिवाय कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही श्रीमद भागवतातही दहा पॉईंट चौदा पॉईंट एकोणतीस याला पुष्टी देण्यात आली आहे अथापि ते देव पदांबुजद्वय प्रसादलेशानुगृहीत एवही जानाती तत्व भगवन महिम्नो न चान्य एकोपी चिरम विचिन्वन अर्थ हे भगवन जर मनुष्यावर तुमच्या चरणकमलांची लेश मात्रही कृपा झाली तरी तो तुमचे महान स्वरूप जाणू शकतो परंतु अनेकानेक वर्षे वेदाध्ययन करणारे आणि तुम्हाला जाणण्यासाठी तर्कवादाचा आधार घेणारे तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत अर्थपूर्ण केवळ वेदाध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण त्यांचे रूप गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही केवळ भक्तियोगाद्वारेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो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 विसाव्या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कामैस्तस्ते ऋतज्ञाना प्रपद्यंते अन्य देवता कामवासनेने अंध झालेले लोक निरनिराळ्या देवतांना शरण जातात भगवंतांच्या भगवद्धामाव्यतिरिक्त इतर देवदेवतांचे स्वतःचे ग्रहलोक आहेत तेविसाव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे देवान देवयजो यांती मदभक्ता यांती मामपी देवतांचे उपासक निरनिराळ्या देवलोकांमध्ये जातात आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त कृष्ण लोकामध्ये जातात असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले असतानाही मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की भगवंत हे निराकार आहेत आणि ही सर्व रूपे काल्पनिक आहेत गीतेच्या अध्ययनावरून असे वाटते का की देवता व त्यांचे लोक हे निर्विशेष आहेत स्पष्टच आहे की देवता किंवा भगवान श्रीकृष्ण कोणीच निर्विशेष नाही त्या सर्वांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत त्यांचे स्वतःचे धाम आहे देवतांनाही स्वतःचे ग्रहलोक आहेत त्यामुळे परमसत्य निराकार आहे आणि परमसत्याची रूपे ही काल्पनिक असल्याचे अद्वैतवाद्यांचे मत हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ही रूपे काही काल्पनिक नाहीत भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की देवतांची रूपे आणि भगवंतांची रूपे ही एकाच वेळी अस्तित्वात असतात आणि भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद आहेत वेदही स्पष्टपणे सांगतात की परम सत्य हे आनंदमयो अभ्यासात सर्वगुण संपन्न आहे आणि गीतेमध्ये भगवंत सांगतात की ते जरी अजन्म असले तरी ते अवतार धारण करतात हे तथ्य आपण भगवद्गीतेपासून जाणून घेतले पाहिजे भगवंत हे निराकार कसे असू शकतात हे आपण जाणू शकत नाही गीतेप्रमाणे तरी निर्विशेष अद्वैतवाद्यांचा सिद्धांत मिथ्या असल्याचे सिद्ध होते या श्लोकावरून स्पष्ट होते की परमसत्य भगवान श्रीकृष्णांना रूप तसेच व्यक्तित्व दोन्ही आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक पंचवीस नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम शब्दशः अर्थ न तसेच नाही अहम मी प्रकाश प्रकट सर्वस्य सर्वांना योगमाया अंतरंगा शक्तीने समावृत आच्छादित झालेला मूढ मूर्ख अयम या न नाही अभिजानाती जाणू शकतात लोक मनुष्य माम मला अजम अजन्मा अव्ययम अविनाशी मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कोणी असा युक्तिवाद करतील की ज्या अर्थी श्रीकृष्ण या पृथ्वीवर उपस्थित होते आणि सर्वांना दृश्य होते तर मग ते आता सर्वांना प्रकट का होत नाहीत परंतु वस्तुत ते पूर्वी सर्वांसमोर प्रकट झाले नव्हते जेव्हा श्रीकृष्ण उपस्थित होते तेव्हा मोजक्याच लोकांना ते भगवंत असल्याची जाणीव होती कौरव सभेत श्रीकृष्णांना सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यावर जेव्हा शिशुपालने विरोध केला तेव्हा भीष्मांनी श्रीकृष्णांचे समर्थन केले आणि श्रीकृष्ण हेच स्वतः भगवंत असल्याचे घोषित केले त्याचप्रमाणे पांडव आणि इतर मोजक्याच लोकांना ते स्वतः भगवंत असल्याचे माहीत होते परंतु प्रत्येकाला ते भगवंत असल्याचे माहीत नव्हते श्रीकृष्ण हे अभक्तांना आणि साधारण मनुष्यांना भगवान म्हणून ज्ञात नव्हते म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की विशुद्ध भक्तांव्यतिरिक्त इतर सर्व मनुष्य त्यांना आपल्याप्रमाणेच साधारण समजतात ते केवळ आपल्या भक्तांनाच रसराज म्हणून प्रकट होतात परंतु इतर निर्बुद्ध अभक्तांसाठी ते आपल्या अंतरंगा शक्तीने आच्छादितच राहतात श्रीमद भागवतातील एक पॉईंट आठ पॉईंट एकोणावीस कुंती देवीच्या प्रार्थनेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे योग मायेच्या पडद्याने आच्छादित असतात आणि म्हणून साधारण मनुष्य त्यांना जाणू शकत नाहीत या योगमायारूपी पडद्याबद्दल ईशोपनिषदामध्येही कंसात मंत्र पंधरा कंसपूर्ण सांगण्यात आले आहे त्या ठिकाणी भक्त प्रार्थना करतो की हिरणमयेन पात्रेन सत्यस्यापिहितं मुखम तत्वम पुषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये अर्थ हे प्रभो तुम्ही संपूर्ण विश्वाचे पालन करते आहात आणि तुमची भक्तिपूर्ण सेवा हाच सर्वोच्च धर्म आहे म्हणून मी तुमची प्रार्थना करतो की तुम्ही माझेसुद्धा पालन करा तुमचे दिव्य रूप योगमायेने आच्छादित आहे ब्रह्मज्योती म्हणजे तुमच्या अंतरंगा शक्तीचे आवरण आहे तुमचा सच्चिदानंद विग्रह पाहण्यात बाधा आणणारे हे दैदिप्यमान तेज कृपया दूर करा अर्थपूर्ण भगवंतांचे सच्चिदानंद स्वरूप हे ब्रह्मज्योतीच्या अंतरंगा शक्तीने आवृत असते आणि यामुळेच अल्पज्ञ निर्विशेष वाद्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नाही श्रीमद भागवतातही दहा पॉईंट चौदा पॉईंट सात ब्रह्मदेव अशीच प्रार्थना करतात हे भगवंत हे परमात्मन हे योगेश्वर तुमची शक्ती आणि तुमच्या लीला यांची गणना या जगतात कोण करू शकेल तुम्ही आपल्या अंतरंगा शक्तींचा नित्य विस्तार करीत आहात आणि म्हणून तुम्हाला कोणीही जाणू शकत नाही विद्वान वैज्ञानिक आणि पंडित या भौतिक जगताच्या किंवा इतर लोकांच्या अणुरचनेचेही परीक्षण करू शकतील परंतु तुम्ही त्यांच्यासमोर जरी उपस्थित झाला तरी ते तुमच्या शक्तीचे अनुमान काढू शकणार नाहीत भगवान श्रीकृष्ण हे केवळ जन्माच नव्हे तर अव्यय किंवा अविनाशीही आहेत त्यांचे रूप हे सच्चिदानंद आहे आणि त्यांच्या सर्व शक्ती अविनाशी आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक सव्वीस वेदाहं समतितानी वर्तमानानी च अर्जुन भविष्याणी च भूतानी माम तु वेद न कश्चन शब्दशः अर्थ वेद जाण अहम मी समतीतानी भूतकाळात झालेले वर्तमानानी वर्तमान काळी चाललेले च आणि अर्जुन हे अर्जुन भविष्याणी भविष्यकाळात घडणारे च सुद्धा भूतानी सर्वजीव जीव माम मला तू परंतु वेद जाणतात न नाही कश्चन कोणीही हे अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणीत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी साकार आणि निराकारवादाचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आला आहे मायावाद्यांच्या मताप्रमाणे जर पुरुषोत्तम भगवंतांचे श्रीकृष्णरूप रूप हे प्राकृत अर्थात माया असले असते तर त्यांनी साधारण जीवाप्रमाणेच देहांतर केले असते आणि त्यांना आपल्या गतकाळातील जन्माचे पूर्णपणे विस्मरण झाले असते प्राकृत देहामध्ये बद्ध असलेल्या कोणत्याही मनुष्याला आपल्या पूर्वजन्माची स्मृती होऊ शकत नाही तो आपल्या भविष्य काळातील जीवनाबद्दल काही सांगू शकत नाही तसेच त्याला आपल्या वर्तमान काळातील जीवनाबद्दल काही भाकीत करता येत नाही आणि म्हणून तो भूत वर्तमान आणि भविष्यातील कोणत्याही घटना जाणू शकत नाही जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारातून मुक्त होत नाही तोपर्यंत तो भूत वर्तमान आणि भविष्य जाणू शकत नाही भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की साधारण मनुष्याला भूत वर्तमान आणि भविष्याबद्दल काहीच ज्ञान नसते परंतु ते मात्र पूर्वी घडलेले सर्व काही वर्तमान काळात घडत असणारे आणि भविष्य काळात घडत असणारे सर्व काही पूर्णपणे जाणतात चौथ्या अध्यायात आपण पाहिले आहे की भगवान श्रीकृष्णांना लाखो वर्षांपूर्वी आपण सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगितल्याचे आठवते भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात परंतु श्रीकृष्ण हे जरी पुरुषोत्तम भगवान आणि परमात्मा रूपामध्ये उपस्थित असले तरी अल्पज्ञानी मग व्यक्तींना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार झालेला असला तरी श्रीकृष्ण हे परमपुरुष असल्याचा साक्षात्कार होत नाही निश्चितच भगवान श्रीकृष्णांचे दिव्य शरीर नश्वर नाही भगवान श्रीकृष्ण हे सूर्याप्रमाणे आहेत आणि माया ही मेघाप्रमाणे आहे भौतिक जगतात आपण सूर्य मेघ तसेच नक्षत्रांना आणि ग्रहांना पाहतो आकाशात या सर्वांना ढग तात्पुरते आच्छादित करतात परंतु हे आवरण असल्याचे आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टीमुळे वाटते पण वास्तविकपणे सूर्य चंद्र तारे हे झाकलेले नसतात त्याचप्रमाणे माया ही भगवंतांना आच्छादित करू शकत नाही आपल्या अंतरंगा शक्तीमुळे ते अल्पज्ञानी मनुष्यांना प्रकट होत नाहीत या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षावधी मनुष्यांपैकी थोडेच लोक या मनुष्य देहात पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हजारो सिद्ध पुरुषांपैकी एखादाच भगवान श्रीकृष्णांना तत्वत जाणतो जरी त्याला निर्विशेष ब्रह्माचा किंवा अंतर्यामी परमात्म्याचा साक्षात्कार झाला तरी त्याला कृष्ण भावनाभावित झाल्या वाचून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होणे शक्य नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग श्लोक क्रमांक सत्तावीस इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्व भूतानी संमोहम सर्गे यांती परंतप शब्दशः अर्थ इच्छा इच्छा द्वेष आणि द्वेष समुत्थेनं उद्भवणाऱ्या द्वंद्व द्वंद्व मोहेन मोहामुळे भारत हे भारता सर्व सर्व भूतानी जीव संमोहम मोह किंवा भ्रमामध्ये सर्गे जन्म घेताना यांती जातात परंतप हे परंतप हे परंतप भारता इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्यावर मायाशक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही इच्छा आणि द्वेषरूपी द्वंद्वामध्ये मायाशक्ती प्रकट होते इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंग शक्तीने अवतीर्ण होतात परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे असे मनुष्य मान अपमान सुखदुःख स्त्री पुरुष शुभ अशुभ हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे हे माझे घर आहे मी या घरचा मालक आहे मी या स्त्रीचा पती आहे ही सारी मोहित करणारी द्वंद्वे आहेत जे द्वंद्वांनी मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाहीत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक अठ्ठावीस येषां त्वन्तगतं पापं जनानां कर्मणाम ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते माम व्रता अर्थ येशाम ज्यांचे तू परंतु अंतगतम पूर्णपणे नष्ट झाले आहे पापम पाप जनानाम लोकांचे पुण्य पुण्य कर्मनाम ज्यांची पूर्वकर्मे ते ते द्वंद्व द्वंद्वाच्या मोह मोहापासून निर्मुक्ता मुक्त झालेले भजनते भक्तीमध्ये परायण होतात माम माझ्या दृढव्रता दृढनिष्ठेने ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जे दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यास पात्र आहेत त्यांचा या श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे पापी नास्तिक मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधिविधानांचे पालन केले आहे ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत आणि पापकर्मे नष्ट केली आहेत केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात आणि क्रमशः भगवंतांच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतांवर ध्यान करू शकतात आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे अशी उन्नती कृष्ण शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते कारण महान भक्तांच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो श्रीमद भागवतात पाच पॉईंट पाच पॉईंट दोन सांगण्यात आले आहे की जर खरोखरच मनुष्याला मुक्त व्हावयाचे असले तर त्याने भक्ताची सेवा करणे अत्यावश्यक आहे कंसात महत्सेवाम द्वारम माहुर विमुक्तेह कंसपूर्ण परंतु जो विषयी लोकांचा संग करीत आहे तो प्रकृतीच्या अंधकारमय प्रदेशाकडे अग्रेसर होत आहे कंसात तमोद्वारम योषिताम संगी संगम कंसपूर्ण बद्धजीवांचा मोहापासून उद्धार करण्याकरिताच सर्व भगवतभक्त या पृथ्वी तलावर भ्रमण करीत असतात निर्विशेषवाद्यांना माहीत नसते की भगवंतांच्या अधीन असणाऱ्या आपल्या स्वरूप स्थितीचे विस्मरण होणे म्हणजेच परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन आहे जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भगवंतांना जाणू शकत नाही किंवा दृढ निष्ठेने त्यांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होऊ शकत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक एकोणतीस जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतंतीये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम अखिलम शब्दशः अर्थ जरा वार्धक्यातून मरण आणि मृत्यू मोक्षाय मुक्त होण्याकरिता माम माझा आश्रित्य आश्रय घेऊन यतंती प्रयत्न करतात ये जे ते असे व्यक्ती ब्रह्म ब्रह्म तत त्या विदुह ते जाणतात कृत्स्नम सर्व काही अध्यात्मम अध्यात्म किंवा दिव्य कर्म कर्म च सुद्धा अखिलम संपूर्ण जरामरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या भौतिक शरीराला पीडा देतात परंतु आध्यात्मिक देहाला जन्म मृत्यू जरा आणि व्याधी नसते म्हणून जो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो तो भगवंतांचा एक पार्षद बनतो आणि शाश्वत भक्तियोगामध्ये परायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे असे सांगितले जाते की मनुष्याने आपण ब्रह्म आत्मा असल्याचे जाणले पाहिजे या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जीवनविषयक ही ब्रह्म संकल्पना भक्तीमध्येही आहे शुद्ध भक्त हे दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित असतात आणि दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले चार प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली उद्दिष्टे प्राप्त करतात आणि भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतात तेव्हा त्यांना भगवंतांच्या दिव्य सत्संगापासून आनंद प्राप्त होतो परंतु जे देवतांचे उपासक आहेत त्यांना भगवंतांच्या परमधामाची कधीच प्राप्ती होत नाही ब्रह्मानुभूती झालेल्या अल्पज्ञ व्यक्तींनाही श्रीकृष्णांच्या परम गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही जे कृष्णभावनाभावित कर्म करीत आहेत कंसात माम आशिल्थ्य कंसपूर्ण त्यांनाच केवळ ब्रह्म म्हणता येते कारण तेच वास्तविकपणे कृष्णलोकाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा व्यक्तींना श्रीकृष्णांबद्दल मुळीच संशय नसतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरिता जे भगवंतांच्या अर्चा विग्रहाची आराधना करण्यात परायण झाले आहेत किंवा भगवंतांवर ध्यान करण्यात मग्न झाले आहेत त्यांनासुद्धा भगवंतांनी पुढील अध्यायामध्ये सांगितलेल्या ब्रह्म अधिभूत इत्यादींचे तात्पर्य कळते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग श्लोक क्रमांक तीस साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकाले अपि च मां ते विदुर्युक्तचेतस शब्दशः अर्थ स अधिभूत आणि प्रकृतसृष्टीचे संचलन करणारे तत्व अधिदैवम सर्व देवतांचे नियंत्रण करणारे माम मला स अधियज्ञम आणि सर्व यज्ञांचा अधिष्ठाता च सुद्धा ये जे विदुह जाणतात प्रयाण मृत्यू काले समयी अपि जरी च आणि माम मला ते ते विदुह जाणतात युक्त चेतसह त्यांचे मन मतपरायण होऊन पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक देवतांचा नियंत्रक सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयीसुद्धा मला जाणू शकतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनाभावित कर्म करणारे भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाहीत कृष्ण भावनेच्या दिव्य सान्निध्यात मनुष्य भगवंत हे भौतिक सृष्टीचे संचालक तसेच देवतांचेही नियंत्रक कसे आहेत हे जाणू शकतो क्रमाक्रमाने अशा दिव्य सहवासामुळे मनुष्याची भगवंतांच्या ठाई दृढ निष्ठा निर्माण होते आणि मृत्यूसमयी असा कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांना कधीही विसरत नाही म्हणून साहजिकच तो भगवतधाम गोलोक वृंदावनात प्रविष्ट होतो मनुष्य पूर्णपणे कृष्ण कसा होऊ शकतो याचे या सातव्या अध्यायात विशेष रूपाने प्रतिपादन करण्यात आले आहे कृष्ण भावनेचा प्रारंभ कृष्ण भक्तांच्या सत्संगामुळे होतो असा सत्संग आध्यात्मिक असतो आणि त्यायोगे मनुष्यांचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध येतो आणि त्यांच्या कृपेने श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे तो जाणू शकतो त्याचवेळी खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान होते तसेच जीवाला श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन तो कसा प्राकृत क्रियांमध्ये गुंतला जातो हे समजते सत्संगातील कृष्ण भावनेच्या क्रमिक विकासामुळे जीव जाणू शकतो की श्रीकृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमांनी बद्ध झालो आहे कृष्ण भावनेची पुनःप्राप्ती करण्याकरिता मनुष्य जीवन म्हणजे एक सुसंधीच आहे आणि भगवंतांची अहेतुकी कृपा प्राप्त करण्याकरिता या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे हे सुद्धा तो जाणू शकतो या अध्यायात अनेक विषयांचे निरूपण करण्यात आले आहे आर्त जिज्ञासू अर्थार्थी व्यक्तींचे तसेच ब्रह्मज्ञान परमात्म्याचे ज्ञान जन्म मृत्यू आणि जरा यातून मुक्तता आणि भगवंतांची आराधना तरीही वास्तविकपणे ज्याने कृष्ण भावनेत उन्नती केली आहे तो इतर विविध पद्धतींची पर्वा करीत नाही तो कृष्ण भावनेच्या क्रियांमध्ये रम्मान होतो आणि त्या योगे भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास या आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीची प्राप्ती करतो अशा शुद्ध भक्तियुक्त अवस्थेमध्ये तो श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो त्याला दृढ विश्वास असतो की असे केल्यानेच आपली सर्व उद्दिष्टे सिद्ध होतील अशा दृढ विश्वासालाच दृढव्रत असे म्हटले जाते आणि भक्तियोग किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा हाच आरंभ आहे हाच सर्व शास्त्रांचा निर्णय आहे भगवद्गीतेचा हा सातवा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या भगवज्ञान या सातव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय श्रीमद्भगवद्गीता की जय